रामकृष्ण गोविंद चतुश्लोकी भागवत भागवतातला दुसरा स्कंध अध्याय नववा आणि श्लोक बत्तीस तेहतीस चौतीस आणि पस्तीस अगदी सुरुवातीला मी नुसते श्लोक आणि श्लोकाचा अर्थ वाचतो आणि चतुश्लोकी भागवताच्या चिंतनाला सुरुवात मी नंतर अध्याय नऊ श्लोक चोवीस पासून सुरुवात करत संदर्भ तिथून आहे मागचा पुढचा संदर्भ बघितल्याशिवाय विषयाचं आकलन होत नाही तेव्हा आपण नुसते आधी चार श्लोक बघू त्याचा अर्थ वाचू आणि मग त्याच्यावर चिंतन करू एक गोष्ट सुरुवातीला पूर्णपणे पक्की ध्यानात ठेवा या चार श्लोकापैकी पहिल्या श्लोकात भगवंत म्हणजे सृष्टी निर्माता म्हणजे नासदीय सुक्तात हिरण्यगर्भ म्हटलेला आहे तो हिरण्यगर्भ किंवा सततत्व सत्यम परम धीमही हे जे काय तत्व आहे त्या तत्वाचं लक्षण त्याचं स्वरूप ते स्वतः ते सत्य तत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण सांगतात पहिल्या श्लोकात भगवान म्हणतात मी कोण आहे दुसऱ्या श्लोकात ज्या मायेचा आधार घेऊन मी ही सृष्टी निर्माण करतो त्या मायेचं स्वरूप काय आहे हा दुसरा श्लोक मी आणि माया मिळून या जगताची जी निर्मिती करत आहे केली आहे त्या जगताचं स्वरूप काय आहे आणि त्या जगताचं स्वरूप म्हणजेच माझं पण स्वरूप मी जगताचा अविभाज्य अंग आहे त्यामुळं जगताचं जे स्वरूप तेच माझं स्वरूप ते माझं स्वरूप किंवा जगताचं स्वरूप म्हणजे काय हे तिसऱ्या श्लोकात सांगितलेलं आहे आणि या जगतातून या चक्रातून सुटून त्या सतशी एकरूप होण्याचा भगवंतांच्याशी एकरूप होण्याचा मार्ग कुठला ते चौथ्या श्लोकात सांगितलेलं आहे आता हा फार मोठा खरं स्पष्टीकरण देण्याचा विषय नव्हे पण आईन्स्टाईन पासून न्यूटन पासून ते आजकालच्या स्टीफन हॉकिंग पर्यंत या शास्त्रज्ञाना ज्या प्रयत्नात ते होते आहेत आणि असतील की सृष्टीच्या उत्पत्तीचं रहस्य त्यांना हवं आहे पण त्यांचा मार्ग माझं प्रामाणिक बालबुद्धीचं मत आहे त्यांचा प्रयत्न बहिर्मुख होऊन चालला आहे माझ्या ऋषींनी अंतर्मुख होऊन त्याच सतच्या प्रेरणेने त्यांना जे ज्ञान झालं ते ज्ञान मला देत आहेत हे अत्यंत अत्यंत प्राथमिक ज्ञान आहे एवढ्यानं समजून भागणार नाही परंतु हे ते चार श्लोक आहेत काय आहेत अहमेवासमेवाग्रे नान्यद सदसत्परम पश्चादहम यदे तच्च योगशिष्येत सोस्म्यहम सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टीच्या उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल बस भगवान म्हणतात मी मी आणि मी दुसरं काहीही नाही नव्हतं आहे आणि नसेल माझ्याशिवाय दुसरं काहीही नव्हतं नसेल आणि आत्ता नाही दुसरा श्लोक ऋतर्थम यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तद्विद्यादात्मनो माया यथा भासो यथा तमहा ज्याप्रमाणे चंद्र एक असूनही दृष्टीदोषाने दोन चंद्रांचा भास होतो त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही त्याप्रमाणे दुसरी कोणतीही वस्तू नसूनही परमात्म्याच्या ठिकाणी तिचा भास होतो म्हणजे ही दृश्य सृष्टी म्हणजे एक भास आहे किंवा ज्याप्रमाणे नक्षत्र नक्षत्रात राहू असून तो दिसत नाही त्याप्रमाणे आत्मा असून त्याची प्रतीती येत नाही ही माझी माया आहे मायेची व्याख्या दिलेली आहे नंतर पण आहे अकराव्या स्कंधात मायेची व्याख्या दिलेली आहे विस्तृत वर्णन आहे ही माया आता जगताचं स्वरूप यथा महांती भूतानी भूतेशुच्या वचेश्वनो प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेशुन तेश्वहं प्राण्यांच्या पंचमहाभूत रचित लहान मोठ्या शरीरात आकाशादी पंचमहाभूते ती शरीरे त्यांचे कार्य असल्यामुळे त्यांच्यात प्रवेश करतात असे वाटते पण सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी कारण रूपाने ती असल्यामुळे प्रवेश करीतही नाही। हे जसे तसेच प्राण्यांच्या शरीराच्या दृष्टीने मी त्यांच्यामध्ये आत्म्याच्या रूपाने प्रवेश केला आहे असे वाटते पण आत्मदृष्टीने पाहता माझ्या व्यतिरिक्त दुसरी कोणतीच वस्तू नसल्यामुळे त्यांच्यामध्ये माझा प्रवेश झालेलाही नाही प्रवेश झाला आहे का हो प्रवेश झाला आहे का नाही असं म्हणतात या जगतात सत्य तत्वाचा प्रवेश झाला आहे का नाही प्रवेश नाही झाला का आहे तुम्हाला काय म्हणायचंय ते योग्य आहे याचं स्पष्टीकरण आपण बघू आता नंतर बघू आता एतावदेव जिज्ञास्यम तत्वजिज्ञासुनात्मन अन्वयव्यतिरेकाभ्याम यक्षात सर्वत्र सर्वदा जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय हेच तत्वजिज्ञासू माणसाने अन्वय व्यतिरेकाने जाणवा जाणावे सर्व काळी सर्व ठिकाणी आणि सर्व रूपात हे तीन शब्द पक्के ध्यानात ठेवा सर्व काळी सर्व ठिकाणी आणि सर्व रूपात जर काही असेल तर ते केवळ आणि केवळ सत्य तत्व आहे हे तू अन्वय आणि व्यतिरेकानं जाण एतावदेव जिज्ञासम एवढीच जिज्ञासा या मनुष्य जन्मात कोर ही जिज्ञासा करण्यासाठी तुला ओ आई कोख गोभंग करायला पाहिजे त्यासाठी तुला बे ते चे पाढे आले पाहिजेत त्यासाठी तुला एबीसीडी आलं पाहिजे त्यासाठी तुला बी काय ते फिजिक्स केमिस्ट्री मॅथेमॅटिक्स शिकायला पाहिजे त्यासाठी नोकरी केली पाहिजे त्यासाठी लग्न केलं पाहिजे पण अंतिम उद्देश एकच एतावदेव जिज्ञासम तीच जिज्ञासा जन्मभर कर कदाचित तुला त्या सत्यतत्वाची अनुभूती येईल हे चतुश्लोकी भागवत याचा विस्तार पुढच्या प्रवचनापासून सुरू करू या ग्रुपवरती मेंबरना येण्यासाठी प्रेरित करा नारायण हरी रामकृष्ण गोविंद